गाई तुझ देऊल सजतई गुल्लाले डोंगरा पालखिलाना नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या ਵਾਲੇ ਡੋਂਗਰਾ पायरी एक एक चरताना नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान पायरी एक एक चरताना नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैना सामान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार भूमी अंगान तुझे संगान उर उरवतान देवलाव तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार तुमे अंगान तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नगरान पालखीला नाचन गुलाल विरवून सैताचे मैनान ग इच्छा हैदरी वर्षाची माय तुझ्या ग बेटीची घेऊन पोरा बालाना ओटी भरतान नवसाची हो इच्छा हैदरी वर्षाची माय तुझ्या ग घेऊन पोरा बाला साज देऊल साजतई ले डोंगे